आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ एम पुनेरी पाटिया का हो का ఐట్లెక్కా सा रस अमिताभ पंद्रह रुपए जया दस रुपए नमस्कार श्रोता मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे radio Puneri Awaaz 107.8 zero seven point eight F एमवर एक मुलाखत कार्यक्रममध्ये फारच सुंदर विचारांची सिरीज आपण पॉझिटिव्ह थिंकिंगवरती सकारात्मक विचारांवरती आपण सिरीज चालू केल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर काय आपल्याला शिकायला मिळतो आहे आणि बरेच काय नवीन गोष्टी पण आपण ऐकतो आहे आणि बरेच लोकांचं जे जीवन कहाणी आहे ज्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रयोग करून आपले जीवन सर्वोच्च बनवलं आहे श्रेष्ठ बनवलं आहे असे लोकांचेही जीवनगाथा आपण मध्ये मध्ये ऐकत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी जे आपल्याला सांगत आहे ते बालासाहेब घोरपड आहेत आणि परत एकदा एक मुलाखत कार्यक्रममध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगवरती आपण त्यांच्याशी विचार आज पण एक नवीन विषय घेऊन आपण बोलणार आहे की कसं आपले जे विचार असतात ते विचार नेहमी काय वस्तू आपण बघतो त्याच्यावरती चालत असते जसं समजा तुमच्याकडे काही पुस्तक आहे बघितलं तर त्याच्यावरती तुमचा विचार चालणार मोबाईल आहे तर लगेच तुमचा विचार चालणार की एकदा मोबाईलला आपण हात लावून बघूया काय मेसेज आला आहे का काय व्हॉट्सअप आलं आहे का काय मेल आला आहे का तसं कुठल्याही गोष्टी आपण बघतो तर त्याच्यावरती नक्कीच विचार चालतो याच प्रकारे एक अजून विषय असा असतो की व्यक्तीला बघूनही विचार चालतो व्यक्तीचा हावभाव बघून विचार चालतो काही व्यक्ती एकदम जोरात पळत असेल तर आपल्याला वाटतो की काहीतरी गडबड आहे एक व्यक्ती शांतीने चालतं तर आपण असा विचार करू शकतो की काही ठीक आहे नॉर्मल व्यक्ती आहे असं वाटतो किंवा आपण शाळेच्या मुलांना बघतो त्यांना वाट आपल्याला वाटतो की हां हे मुलं शाळेत चाललं आहे असं वस्तू व्यक्ती ज्यांनाही आपण डोळ्यांनी बघतो तर विचार पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव किंवा कॉमन विचार आपल्याला नुसतेच येत राहतात आणि ॲक्टिव्ह होतात तर असे सिच्युएशनमध्ये आपण त्याला कसं कोणते विचार ॲक्टिवेट ठेवायचे आणि कोणते विचार डिॲक्टिवेट करायचा या सगळ्या गोष्टी आपण या एपिसोडमध्ये आपल्याला माहिती पडत असतात तर एकदा परत विशेष एक मुलाखत कार्यक्रममध्ये बालासाहेब गोरपडे यांचा खूप खूप स्वागत आहे धन्यवाद <laughs> धन्यवाद स्वागत आहे तुमचा खूप खूप आणि आज करायचं म्हणजे सकारात्मक चिंतनवरती आपण विचार करतोय तर काही वेळा असं असतो की आपले घरच्या लोकांमध्ये किंवा एक फॅमिलीमध्ये एक परिवारामध्ये असून एक परिवारामध्ये असून सुद्धा कधी कधी नेगेटिव्ह विचार चालतात मुलांचा पालकांबरोबर पालकांचा मुलांबरोबर किंवा भाऊ बहिणींबरोबर भाऊ भाऊंबरोबर बहिणी बहिणींबरोबर असे काही सिच्युएशन असतात की आजच्या काळामध्ये आपण बघतो की छोट्या गोष्टी घेऊन आपण मोठा करत असतो ते फॅमिलीमध्ये एक प्रेम पाहिजे परिवार म्हणजेच प्रेम पण ते प्रेम कुठेतरी लपून गेलं असं वाटतो त्याला शोधायला लागतं आपण सर्वांना असं मला वाटतंय तर माझा विचार असा आहे की संबंधामध्ये कसं पॉझिटिव्ह राहून आपण एक प्रेमल परिवारचा अनुभव करू शकतो खूप सुंदर प्रश्न तुम्ही आज विचारला कारण ही आज काळाची गरज आहे हो हो हो आणि वर्तमान काळामध्ये ह्या घटना आपल्या सर्वांबरोबर होतच असतात तर आपण बघतो की आपल्या संबंधामध्ये जे विभिन्न प्रकारचे जे संबंधी आहे कोणत्याही नात्यानं ते आपल्या संबंधामध्ये येतात तर अशा वेळे आपण आपले जे संबंध आहे ते सुचारू रूपानं किंवा प्रेमानं ज्याला आपण म्हणतो की एकत्र परिवार गुन्ह्या गोविंदानं कसा राहील कारण तुम्हाला आठवत असेल की पहिले जे लोक होते तर ते लोक परिवारामध्ये किंवा ईश्वराकडं परिवारासाठी एक दुवा मागायचे आणि त्या दुवा अशा असायच्या की ईश्वरा की माझं घर जरी छोटं असलं तरी माझा जो परिवार आहे हा सुखी आणि संपन्न राहिला पाहिजे म्हणजे आपसामध्ये एक संयुक्त पद्धती असल्यामुळं घरामध्ये दिवार नसल्यामुळं एक आपसामध्ये प्रेम होतं परंतु आज सिच्युएशन असं झालं की संबंधामध्ये कुठंतरी दिवार आलेली आहे किंवा ती जी भिंत आहे त्या भिंतीला आपण कुठंतरी दूर केलं पाहिजे तर सर्वात पहिलं म्हणजे की आपण प्रत्येकानं परिवारामध्ये जर एक समजून घेतलं आणि ती समज ही आहे की आपण ज्या वेळेला समजा एक एक्झाम्पल आपण हे घेऊ की मुलगा आणि आई किंवा मुलगा किंवा वडील तर यांच्यामध्ये कधीकधी संबंधामध्ये जी दुरी पैदा होते किंवा जो दुरावा वाटतो आहे तो कशामुळं की ज्या वेळेला आईवडील मुलांकडून अपेक्षा ठेवतात तर ती एक अपेक्षा ही असते की मी जसं म्हणेल तसं यानं केलं पाहिजे परंतु हा व्यवहार करताना आईवडील हा विचार करत नाही की ज्या वेळेला आपण याच्या वयासारखे होतो किंवा लहान होतो त्यावेळेला आपण पण असंच नटखटपणा किंवा असंच आपल्या हातून चुका होत होत्या तोडफोड होत होती खेळा खेळण्यामध्ये टाईम आपण लहानपणी कितीतरी असा घालवत होतो तर आपण आपली जी वय आहे की आज मी चाळीस वर्षाचा आहे आणि माझा जो मुलगा आहे तो दहा वर्षाचा आहे तर मी त्याच्याबरोबर व्यवहार करताना हा विचार करत नाही की मी दहा वर्षाचा असतानाही असाच होतो हे आपण विसरून जातो आणि कुठंतरी अहंकारवश आपण आपल्या परिवारामध्ये जे आपल्यापेक्षा ज्युनियर आहेत लहान आहेत त्यांच्याबरोबर आपण व्यवहार करतो कारण म्हटलं जातं की हा जो क्रोध आहे क्रोध आपला तिथंच उत्पन्न होतो की जे आपल्यापेक्षा खालच्या लेवलचे आहेत किंवा जिथं आपली ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की आपलं चालतं आहे तिथं आता एखादा क्रोध करणारा व्यक्ती जर त्याचा जर बॉस असला मॅनेजर असला किंवा साहेब जर असला तर त्याच्यावर तो राग करणार नाही त्या ज्या गोष्टी आहेत तो तो सहन करेल परंतु त्याला माहीत आहे की मी जर इथं घरामध्ये पत्नी असू मुलगा असो मुलगी असो लहान छोटं अजून कोणी असलं तर तिथं त्याचा जे राग आहे तो का चालतो कारण त्याला माहिती आहे की हे माझं काही करू शकत नाही परंतु हाच जर राग त्यानं हॉफिसमध्ये जर काढला तर तिथं त्याची ट्रान्सफर होऊ शकते त्याची जी इमेज आहे व्यक्तिमत्व आहे त्याच्यावर दाग येऊ शकतो तर सदैव आपण ह्या गोष्टीला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपल्या ज्या संबंधामध्ये सर्वात प्रथम जो अहंकार आहे ह्या अहंकाराला आपण ओळखलं पाहिजे आणि दुसऱ्यांची जी चूक आहे ती चूक आपल्याकडून होऊ शकते किंवा आपण काही कोणत्या गोष्टीमध्ये परफेक्ट नाही आहे हे सदैव एक जाणीव आपल्या मनामध्ये पाहिजे की आज ही चूक समोरच्या व्यक्तीकडून झाली उद्या माझ्याकडून पण होऊ शकते तर ज्यावेळेला आपण दुसऱ्यांच्या चुकांना आपली चूक समजू आणि आपला जो मधला जो बुद्धीचा अहंकार आहे ह्या अहंकाराला न लपवता त्याला बाहेर काढणं आणि ज्यावेळेला आपण त्याला बाहेर काढतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये एक झुकाव म्हणा त्याला किंवा झुकणं आपण शिकतो आणि ऑटोमॅटिक आपण दुसऱ्यांना पुढं आणतो कारण म्हटलं जातं की ज्या वेळेला व्यक्ती गुणांनी झुकला जातो त्यावेळेला त्याची पूजा पण होते किंवा आपण बघतो की ज्या वेळेला एखाद्या झाडाला जर फळं लागले तर ते झाड झुकलं जातं परंतु त्या झाडाचं पालन करणारा जो माळी असतो त्याला माहिती आहे की हे जे झाड हे जर असं झुकलं तर त्याच्या फांद्या तुटू शकतात समजा आंब्याचं झाड आहे तर त्याला तो आधार देतो आणि आधार दिल्यानंतर ते फळं पण आपल्याला खायला मिळतात आणि ते झाड पण सुरक्षित राहतं तर अशा प्रकारे दिव्यगुण धारण केलेला जो व्यक्ती आहे समाजामध्ये कधी पण तो श्रेष्ठच आहे त्याच्याकडून लोकांना प्रेरणाच मिळणार आणि अशा प्रकारे आपण आपल्या संबंधामध्ये पहिली जी गोष्ट आज श्रोत्यांसमोर आपण सांगतो आहे की आपल्या बुद्धीचा जो अहंकार आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि दुसऱ्यांच्या ज्या चुका आहेत त्या चुका आपल्या पण जीवनात होऊ शकतात किंवा झालेला आहे म्हणून त्या गोष्टीला मोठा इश्यू करून वातावरण बनवलं नाही पाहिजे दुसरी गोष्ट श्रोत्यांना एक सांगू इच्छितो की आपल्या संबंधामध्ये जर आपल्याला सुधार करायचा असेल तर आपला जो मधला जो अहंकार आहे हा अहंकार आपण सहन करू शकत नाही म्हणजे समजा तुम्ही माझा चार लोकांमध्ये अपमान केला एकटे जर तुम्ही मला बोलले तर इतका अपमान जाणवणार नाही किंवा त्याची जी फिलिंग आहे मधी जाणार नाही परंतु चार लोकांमध्ये जर तुम्ही माझा अपमान केला तर तो अपमान आपण विसरू शकत नाही परंतु ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टीला मध्ये पचवलेलं आहे तर त्याची जी बुद्धी आहे ती एकदम अशा गोष्टीमध्ये पण स्थिर राहते गौतम बुद्ध महावीर जे काही धर्मस्थापक होऊन गेलेले आहे तर त्यांचा अपमान झाला निंदा झाली परंतु ते कधीच विचलित झाले नाही या गोष्टीमुळं कारण ते मधून स्थिर आणि भरपूर होते त्यांच्यामध्ये जी दिव्य गुणांची जी क्वालिटी ती भरपूर असल्यामुळं म्हणून आपण आपल्या संबंधामध्ये एक गोष्ट विशेष लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला परिवारामध्ये चाहे मोठ्यांसमोर आपला अपमान होतो चाहे कोणी कोणत्याही फील्डमध्ये जर चार लोकांमध्ये आपल्याला कोणी बोललं तर त्यावेळेला आपण लगेच त्या व्यक्तीपासून डिस्कनेक्ट होतो दुरी वाढवतो तर असं न करता आपण त्यावेळेला हे समजून घ्यायचं की ज्यानं अपमान केलेला आहे त्याची ती कमजोरी आहे मी शांत राहिलो तर त्याला आज ना उद्या त्या गोष्टीचा पश्चाताप होणार कारण एक म्हटलं जातं की एखादा जर बालक आहे आणि त्या बालकाला जर तुम्ही रागवले तर तुम्हालाच पश्चाताप होतो की तिथं बालक आहे निष्पाप आहे अशा प्रकारे जर तुम्ही चूक नाही आहे किंवा तुम्ही जीवनात चुकलेले नाही आहे तरी तर तुम्हाला अपमान केला आणि कलंक लावलाय आहे टॉर्चर केलेलं आहे तर तुम्हाला हालचालमध्ये त्यावेळेला येता कामा नये म्हणून ही एक दुसरी गोष्ट आपण आपल्या परिवारामध्ये एक लक्षात ठेवली पाहिजे तिसरी एक गोष्ट आपण बघतो की जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं यश अपयश निंदास्तुती मान अपमान सुख दुःख ह्या कोणत्या ना कोणत्या संबंधामध्ये कुठं ना कुठं आपल्याला प्राप्त होतं आणि त्याचं एक विशेष असं की जर आपल्या मनामधल्या जर त्या अपेक्षा समोरच्याकून पूर्ण झाल्या नाही तर आपण लगेच दुरी वाढवतो समजा आता <laughs> लग्नाचं आपण बघतो की सर्वकडे आता लग्न चालू आहे आता प्रॅक्टिकल आपण जर उदाहरण घेतलं तर लग्नामध्ये थोड्या थोड्या गोष्टीवरून रुसवारुसवी होते हो. आज ती थोडी गोष्ट परंतु जर आमच्या लग्नामध्ये तुम्ही जी काही भेटवस्तू समजा दिलेली आहे किंवा गुप्त केलेलं आहे तर माझ्या तुलनेनं मी ज्या वेळेला तुमच्या घरी लग्न समारंभ होता तुमच्या मुलामुलीचा त्यावेळेला खूप चांगली भेट दिलेली आहे पण इव्हन आज तुमची <laughs> परिस्थिती नाही आणि तुम्ही एक थोडी साधारण वस्तू दिली तरी लगेच माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी एक निर्माण होईल की बघा आम्ही यांना इतकं दिलं आणि यांनी काहीच नाही किंवा काय वस्तू दिली याच्यापेक्षा नसती दिली तर चांगलं म्हणजे एक छोटीशी गोष्ट ही संबंधाला कशी दुरी दुरी वाढवतात किंवा परिवारामध्ये जर एक हजारची साडी तुम्ही कोणाला भेटायला गेले आणि त्यांना दिली ते आल्यानंतर त्यांनी जर दोनशे आणि तीनशेचे आणली तर लगेचच तुम्ही फुलून बसतात की आम्ही त्यांना किती दिलं आणि त्यांनी काय काय दिलं म्हणजे संबंधामध्ये एक ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या गोष्टींचं मनामध्ये विचार करून घर नाही केलं पाहिजे मी एक प्रॅक्टिकल तुम्हाला उदाहरण सांगतो मी एका कॉलेजमध्ये लेक्चर देत असताना सकारात्मक चिंतनच टॉपिक होता तर एक प्रश्न म्हणजे संबंधाविषयी आपली चर्चा चालली म्हणून हे आठवलं की आपण कसं एक छोटीशी गोष्ट पकडून बसतो आणि बोलणारा तर बोलून जातो पण ती गोष्ट मी पकडून ठेवली त्रास सर्वात जास्त मला होतो बोलणाऱ्याला तर त्रास होणार नाही कारण तो विसरून पण गेला पण मी पकडून ठेवली आणि जो व्यक्ती निगेटिव्हिटी पकडून ठेवतो त्याला निश्चित जास्त त्रास होतो तर मी असं मुलांना प्रश्न विचारला की तुमच्यामध्ये असं कोणी आहे का की जे एकमेकांबरोबर काही ना काही कारणामुळे बोलत नाही काही ना काही झालेलं आहे बोलण्या बोलण्यामध्ये किंवा काही विश्वासघात झालेला आहे किंवा दिल तोडलेलं आहे जे काही असन कारण तर त्याच्यात दोन तीन मुलांनी हात वरती केले तर त्याच्यात एक मुलगी ती समोर बसलेली होती तिनं सांगितलं की सर मी माझी एकच मैत्रीण आहे आणि एक महिन्यापासून मी तिच्याबरोबर बोलत नाही आणि आमचं इतकं काही प्रेम होतं इतकं काही क्लोजनेस की मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हते कॉलेजला येताना जाताना सारं फक्त घरीच नाही तर सारी जी आमची शेअरिंग आहे एकमेकांची शेअर करणार गप्पा गोष्टी आणि एक छोटीशी गोष्टीमुळं आमची संबंधामध्ये अशी दुरी वाढली की एक महिन्यापासून आमची गप्पा गोष्टी बंद आहे परंतु मला तिची खूप आठवण येते मग मी तिला प्रश्न विचारला की जर एक महिन्यापासून गप्पा बंद आहे परंतु तुला तिची आठवण येते तुझी मनापासून इच्छा आहे का तिच्याबरोबर गप्पा गोष्टी करण्याची बोले हो आहे तर मी म्हटलं तुझ्याकडे तिचा न मोबाईल नंबर असेल तिच्याकडे मोबाईल असेल बट आहे मग म्हटलं तू एक काम कर खूप एक प्रॅक्टिकल प्रयोग केला आम्ही या शाळेमध्ये सर पण बघत होते सारे मुलं बघत होते म्हटलं तू जर तुझ्या बुद्धीच्या अहंकाराला जर त्याग करण्याची जर तुझी तयारी असली तर समोर आहे तर ती एकदम थोडी लाजायला लागली कारण कॉलेजमध्ये मुलं असतात व आता नेमकं काय प्रश्न तर विचारला आणि सर म्हणतात त्याचं सोल्युशन लगेच आपण काढू संबंधामध्ये आपण कसं पॉझिटिव्हिटी झाल्यानंतर की संबंध सुधारू शकतात मग तिला समोर बोलवल्यानंतर तिला सांगितलं की तू फक्त एक मिनिट तिचा मोबाईल नंबर हायचे तुझ्याकडे तुझा मोबाईल ऑन कर आणि एक मिनिट एक महिन्यापूर्वीचं जे तुमचं प्रेम आहे एक महिन्याचा जो काही काळ गेला त्याला विसरून जा आणि एक महिन्यापूर्वीचं जसं तू तिला भेटत होती जसं हाय हॅलो करत होती तसं तू फोन लावल्यानंतर कर तर ती घाबरायला लागली की मी एक महिन्यापासून बोलत नाही आणि आता मी काय बोलू म्हटलं एक महिन्यापूर्वी तू जशी बोलत होती तसं बोलायचं आहे तुला तर तिनं हिंमत केली आणि आम्ही स्पीकर ऑन करायला लावला तिला की सर्व ऐकतील की खरोखर की याचा रिझल्ट काय मिळतो समोरून त्या व्यक्तीचा रिस्पॉन्स काय मिळतो खरोखर ती रुसलेली आहे का कोणी युगो भरून ठेवलेला आहे किंवा मनामध्ये काय ते लगेच कळाल तर स्पीकर ज्या वेळेला ऑन केला तिनं रिंग केली तर तिनं लगेच फोन उठवला तर जसं हिनं ऐकून सांगितलं हायपिंग की तू कशी आहेत तर तिला एकदम आश्चर्य वाटलं की अरे तू कोमल कशी आहे तिनं लगेच टिकून तिला रिस्पॉन्स केला आणि तिला लगेच ती फोनवर असं लगेच रडायला लागली की तू कधी कॉलेजच्या बाहेर येते मी तुला तिकडे भेटायला येते <laughs> आणि म्हणजे त्यावेळेला ज्या वेळेला सर्व ऐकत होते त्यावेळेला विशेष सर्वांना वाटलं की सॉरी मागितली की एक महिना जरी आपण बोलत नव्हतो पण मनानं दूर नव्हतो की मनामध्ये संकल्प चालायचे की गोष्ट काहीच नाही आहे छोटी गोष्ट असेल परंतु कुठंतरी जवळ येऊन आपण ती शेअर करायला पाहिजे त्याच्यातून रस्ता काढायला पाहिजे आणि बस्ती ज्या वेळेला इथून गेली तर तिनं नंतर सांगितलं मी सर गेली ती माझी वाट बघत होती इतके मिठे मारून आम्ही भेटलो आणि इतका आनंद झाला रडायला लागलो अक्षरशः की एक <laughs> महिन्याचा जो काळ आहे आपण किती व्यर्थ एका गोष्टीला पकडून ठेवला आणि जीवनामध्ये खूप काही आपण गमवलं हा त्यांना पश्चाताप झाला हो. म्हणजे तुमच्या लक्षात आला असन की बघा एक छोटीशी गोष्ट असते हे तर एक मुलीची सांगितली इनिवन प्रत्येक परिवारामध्ये कोणी आणि कोणाशी रुसलेला आहे आणि तो बस ती गोष्ट पकडून बसलेला आहे त्याचं एकच कारण की त्याचा बुद्धीचा अहंकार की झुकन कोण झुकन म्हटलं का म्हटलं जातं की तूर आणि मीर आणि भरेगा कोण गरका पाणी पहिले पाणी कोण भरेगा क्योंकि मै भी राणी आप भी राणी हो तो झुकता पहिले कोण है उसके ऊपर डिपेंड है जो झुकता है वो महान महान बनता है मित्रांनो फारच सुंदर एक्झाम्पल बालासाहेब गोरपड यांनी दिला की कसं आपण संबंधामध्ये किंवा घरामध्ये एकमेकांशी प्रेमाने आपण बोलू शकतो आणि आपलं जीवन जे आहे श्रेष्ठ बनवू शकतो त्याच्यासाठी आपण कुठलाही अहंकार आपल्यामध्ये असून त्याला साईडला ठेवून सकारात्मक चिंतन करत करत आणि पॉझिटिव्ह रीतीने आपण त्यांच्याशी जेव्हा आपण रेग्युलर जे आपण बोलत असतो तसंच आपण बोललं तर किती आनंद होतो हे आपल्याला लक्षात आलं असेल एक्झाम्पलवरून तर आता घेऊया एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर परत बोलूया आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz 107.8 zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा नमस्कार मित्रांनो ब्रेकनंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत या कार्यक्रममध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगवरती आपण विचार विमर्श करतो आहे आणि फारच सुंदर विचार आपल्याला मिळत आहे बालासाहेब गोरपडे यांच्याकडून आणि फारच सुंदर एक्झाम्पलही त्यांनी दिलं कसं संबंधामध्ये आपण जे आहे काही गोष्टी विसरून काही गोष्टी आपले चांगले गोष्टी आठवण करून आपण जेव्हा आपण व्यवहारामध्ये येतो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो एक वेगळाच प्रेम आपल्याला उमडून येतो आणि आपल्याकडे शब्द कमी पडतात फक्त प्रेम राहतो तर नक्कीच आपण काही गोष्टी जसं मित्रांबरोबर आहे मैत्रीणबरोबर आहे किंवा घरी पण आपण काही काही लोक मोठा परिवार असला का सूनबाई किंवा सासूबाई यांच्यामध्ये थोडीशी हे गॅप होऊन जाते सुरुवातीला प्रेम असतो नंतर ते कमी होतो कुठे ना कुठे एक रुसावा <laughs> तर सासू आणि सूनबाईच्या याच्यामध्ये कसं प्रेमल व्यवहार आपण करता येईल त्याच्यासाठी एक एक्झाम्पल म्हणून काय सांगता येईल तर खूप तुम्ही छान एक प्रश्न <laughs> विचारला कारण मेजॉरिटी आजकाल जो वर्ग आहे हा एज्युकेटेड झालेला आहे तर मी हे म्हणेल की हे जे सासू आणि सुनांचा जो संबंध आहे तर याच्यामधून एक सकारात्मकता जर काढायची असेल तर जे काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो सासू तिने जर एक संकल्प मनामध्ये ठेवला की ही जी माझ्या घरात आलेली जी सुनबाई आहे ही पण कोणाची तरी मुलगी आहे माझी जी मुलगी आहे जशी कोणाच्या तरी सून म्हणून गेलेली आहे तशी ही पण कोणाच्या तरी तिथं एक मुलगी होती आणि ती आपल्याकडे एक सून म्हणून आलेली आहे आणि विशेष हा जो एक युगो असतो बुद्धीमध्ये की बाई मी जे काही केले तुमच्यासाठी एवढं कमवून ठेवलं आहे तर आता आम्ही जे काही म्हणू त्याच्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे हा जो आजच्या पिढीचा किंवा आजचा जो आपण सासू वर्ग म्हणतो त्यांच्यामध्ये जे एक कुठंतरी अहम असतो आणि ज्या वेळेला ह्या अहंकाराला ठेच लागते त्यावेळेला क्लॅश पैदा होतो संबंधामध्ये कारण जो वेळेबरोबर ज्यानं बदलून घेतलं तो पुढं जातो परंतु ज्यानं वेळेवर बदलून नाही घेतलं ते व्यक्ती या तर दूर होतात किंवा मागं राहतात म्हणून सर्वात पहिली गोष्ट की सासू आणि सुनाचा जर संबंध आपण बघितला तर यामध्ये जर की ही एक माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी पण दुसऱ्याच्या तिथे गेलेली आहे मी जर हिच्याबरोबर असा व्यवहार केला किंवा जास्त अपेक्षा ठेवल्या आणि त्या अपेक्षा तिच्याकडून पूर्ण नाही झाल्या तर तसा व्यवहार माझ्या मुलीबरोबर जर तिची सासू करेल तर मला कसं वाटेल चांगलं वाटेल का मग जर माझ्या मुलीला तकलीफ तिच्या सासू कोण होत असताना जर मला दुःख होतं तर माझ्या सुनेला ज्या वेळेला मी काही कष्ट देईल मुखाद्वारे किंवा काही बोलेल तर तिच्या जे मनाला दुःख झालेलं आहे ते मला पण एक ना एक दिवस कुठून ना कुठून दुःख मिळणार कारण म्हटलं जातं की मी जर तुम्हाला दुःख दिलेलं आहे तर कर्माचा सिद्धांत तो आज ना उद्या मिळणार आहे जरुरी नाही की ते तुमच्याकडून मिळेल परंतु हो. तुम्ही ते बाहेर दिलेले म्हणजे दुसरा व्यक्ती त्याला पण निमित्त बनवू शकतो म्हणून सर्वात पहिली जी गोष्ट आहे की अपेक्षा आपण जे ठेवतो त्या अपेक्षा कमी करणं गरजेचं आहे ह्या संबंधामध्ये कारण प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याची एक कॅपॅसिटी आहे त्याची बुद्धिमत्ता आहे त्यानुसार तो आपल्याला देतो आणि आपण जर उगीच जास्त अपेक्षा ठेवल्या आणि मनात जर कुठंच बसलं तर सर्वात जास्त जो लॉस आहे हा आपल्याला होतो आणि सासूवर्ग यांनी एक समजून घ्यायला पाहिजे की ह्या काळामध्ये एकतर जर जादा विचार करत बसलं किंवा तर आजार वाढतात एकतर आपलं वय वाढत चाललेलं आहे आणि अशा वेळेला जर आपण आपल्या सुनाला जर दूर केलं तर याचा परिणाम स्वतःला असा भोगावा लागतो की तुम्हाला नंतर पाणी द्यायला पण कोणी येणार नाही जवळ <laughs> तुम्ही जर आजारी असले असले तर औषध किंवा ह्या गोष्टी पण तुम्हाला मिळणार नाही म्हणजे आपण दोन्ही जे वर्ग आहे त्यांनी हा विचार करायला पाहिजे की आज जे आना वयोवृद्ध आश्रम जे महाराष्ट्रामध्ये आपल्या स्थापन झाले थोडं जर जाऊन आम्ही एकदा दोनदा भेटलो की जे आज वयोवृद्ध लोक आहे की त्यांना तिथं घरी सर्व काही चांगलं आहे परंतु आश्रमामध्ये जाऊन बसावं लागलं का कारण कुठंतरी यांची ही चूक झालेली की यांनी त्या पिढीबरोबर स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं नाही म्हणून त्यांना वेगळं व्हावं लागलं आणि मी जी नवीन पिढी आहे त्यांना पण एक सांगू इच्छितो की आज तुम्ही त्यांच्याबरोबर असं व्यवहार केलेला आहे तुमचे मुलं कशावरून तुमच्याबरोबर असं व्यवहार करणार नाही म्हणजे दोघांनी या गोष्टीला एक पडताळून बघणं गरजेचं आहे की आपण जर हे कर्म आज करतोय तर याचा आज ना उद्या परिणाम आपल्यासमोर निश्चित कोणत्या ना कोणत्या रूपाने येणार आहे तर निश्चित सासू आणि सुनेचा जो एक संबंध आहे तर हा एक सुधरू शकतो दुसरी एक गोष्ट सकारात्मक चिंतनामध्ये आणि संबंधामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की कधी कधी आपण काय करतो की व्यक्तीच्या बाह्य व्यवहारावरून किंवा बाहेरील व्यवहारावरून आपण डिसिजन घेतो किंवा अगर तुम्ही माझ्याबरोबर कधी तुम्ही बिझी आहात आणि मी आलो आणि तुम्हाला सांगितलं ही वस्तू पाहिजे तर तुम्ही माझ्यावर रागवणार की तुला समजत नाही का मी इथे व्यस्त आहे आणि मध्ये येऊन तू डिस्टर्ब केला मग मी जर त्या व्यवहारामुळं जर तुमच्याविषयी ही जर मनामध्ये एक इमेज बनवली की हा व्यक्ती जर गेलं तर लगेच रागवतो ही जर इमेज बनवली तर त्याच्यामध्ये माझं नुकसान आहे कारण म्हटलं जातं की कोणत्याही घटनेला किंवा व्यक्तीला बाह्य रूपानं जर तुम्ही जाणलं बाहेरील रूप बघून जर त्याचं डिसिजन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला धोका आहे कारण कोणत्याही गोष्टीमध्ये खोल काहीतरी असतं ते आपण पहिलं जाणून घेतलं पाहिजे त्याच्यात काहीतरी कल्याण असतं तुम्हाला आठवत असेल की आपल्याला लहानपणी शाळेमध्ये आम्हाला एक गोष्ट होती आत्ता पण असू शकते की एक एका घरी एक युगल असतं पती पत्नी असतात आणि त्यांना एक छोटंसं मुलगा असतं तर ते मुंगूस पाळतात आणि घरामध्ये मुंगूल मुंगूस पाळलेला असल्यामुळं त्याची जी जोपासना आहे ते पण तो खूप चांगल्या प्रकारे करत होते कोणतीही जी पाळीव प्राणी आहे तो खूप एक इमानदार आणि एक ऑनेस्ट असतो आपल्या परिवाराबरोबर चाहे मग कुत्रा असो तसं त्यांनी एक मुंगूस पाळला होता अच्छा तर एकदा काय झालं की ती जी महिला आहे ती पाणी आणण्यासाठी बाहेर गेली आणि तिचं जे लहान बाळ आहे त्याला ती असंच खेळत होतं म्हणून तिला अंगणात सोडलं तर तेवढ्यात काय झालं की सी एक साप आला आणि ते जे मुंगूस आहे त्यानं बघितलं की ही जी आपली मालकीन आहे घराची ती पाणी आणायला गेलेली आहे आणि हा जो साप आहे हा मुलाकडे येतो आहे तर तेवढ्यात हे दृश्य बघितल्यानंतर त्या मुंगसानं सापाला मारलं तो मुलाजवळ होता तो साप आणि मारल्यानंतर त्याचं जे तोंड आहे ते एकदम लाल झालं त्या सापाचं त्यानं तिथं एकदम त्या सापाला जागेचंच ठार केलं तर ज्या वेळेला दूरवरून त्या आईनं बघितलं की मुलाजवळ या मुंगसाचं तोंड लाल आहे तिनं ते सापाला मारलेलं नाही बघितलं परंतु त्या मुंगसाला बघितलं तर तिला वाटलं की आपल्या मुलाची काहीतरी दुखापत किंवा बरं वाईट झालेलं आहे तर तिनं काही न विचार करता तो भरलेला पाण्याचा जो हांडा होता तो त्या मुंगसावर टाकला मुंगसाला मारलं मारल्यानंतर दृश्य बघितलं तर एक साप आहे सापाला मारलेले आणि साप मरून पडलेले आणि मुलगा एकदम आनंदात खेळत आहे तर हे दृश्य ज्या वेळेला तिनं बघितलं तिला खूप पश्चाताप झाला की मी किती मोठं पाप केलं हो, हो. की मी काहीच विचार केला नाही आउटपुट त्या गोष्टीविषयी न विचार करतात मी रागाच्या भरामध्ये एवढा जो मुंगूस त्यानं किती एक माझ्या मुलाचा प्राण वाचवला परंतु मी काही न विचार करता त्याचं बाहेरचं रूप बघितलं आणि लगेच त्याला मारून टाकलं मग हा जो पश्चाताप आहे तिला एक जीवनभर जीवनामध्ये सततमध्ये सलत राहिला तर असं आपल्या जीवनामध्येही आपण लोकांचे बाहेरचे व्यवहार बघून जे इमेज बनवतो ते बिलकुल गलत आहे गलत आहे आणि त्याला कुठेतरी थांबायला तरी थांबायला पाहिजे आपण तो जो पर्सन आहे कारण कमजोर ॲटिट्यूड किंवा कमजोरी जी आहे व्यक्तीची कमजोरी आणि ती परिवर्तनशील आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं लक्षात घ्या कारण प्रत्येक व्यक्ती कमजोरीनं परेशान असतो त्रासलेला असतो आणि त्याला ती काढायची असते मग आज मी जर तुम्हाला बघितलं की तुम्ही राग करताय परंतु हो त्याच्यामध्ये परिवर्तन तुम्ही केलेलं आहे पण माझा ॲटिट्यूड मी बदलावलं नाही तर माझं नुकसान आहे त्याच्यामध्ये म्हणून बाह्य रूपाला बघून आपण कधीही जे व्यवहार आहे ते आपले बदलवायला नाही पाहिजे त्याच्यात आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं खूप काही गरजेचं आहे फार सुंदर एक्झाम्पल दिला आशा व्यक्त करतो आपला श्रोता मित्रांनाही आनंद वाटत असेल की एक छोट्यासा गोष्टी आपल्याला कुठेतरी जीवनाचा एक मर्म सांगून जाते आणि पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तरच आपण आपल्या जीवनामध्ये असं काही चुका करू शकत नाही कारण कुठेतरी आपण त्याच्या पाठीमागचा हेतू समजत नाही आपण आपल्या संबंध आपलेही लोकांना आपण काय करतो दुरवतो तर अशा वेळी आपल्याला थोडासा धैर्य ठेवायला पाहिजे सकारात्मक चिंतन ठेवायला पाहिजे तेव्हाच आपण काही वेळानंतर सगळ्या गोष्टीचा जातपताल करून किंवा सगळ्या गोष्टींकडे चारू बाजूने विचार करून जेव्हा आपण कार्य करतो तेव्हा आपल्याला सक्सेस मिळतो तर निश्चित तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये जे पण आपण पॉझिटिव्ह थिंकिंगवरती विचार व्यक्त केला ते तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही मेसेज करू शकता आणि आपला जीवनामध्ये याचा उपयोग करू शकता उपयोग करून आपण आपले जीवन सुंदर आणि आनंदमय बनवा अशी इच्छा प्रकट करतो एकदा परत बालासाहेबांचा खूप खूप धन्यवाद शुक्रिया धन्यवाद धन्यवाद सान्दरातिरम्यया सङ्गति सखी प्रिया प्रीत प्रीतः बावरी सन्धिकालिया तूनि ढमि अबोल गोड सम्भ्रमी अबोलगोड सम्भ्रमी एकरूपमी रा कानी आई कुई तसे गीति शब नाजरी संदीकालिया शार उंदला दिशा रंगी रंगुनी न कळताच दंगुनी न दंगुनी हृदय तार छेडून दिसे चित्र हे दिसेरङ्गसङ्गतिष्ठसे से जरी दिशा दिशा दिशा दिशा